नमस्कार मी अर्धवटराव आणि ही आहे आवडाबाई म्हणजे आमची सौ सौ म्हणजे एक बर आवडे आवडे हे नक्ते कुठे निघालीस मला नक्त म्हणता काय मला नक्त का होईना नाक तरी आहे बर तुम्हाला ते सुद्धा नाही नाक नाही तर सर्दी कशी होते आवडे सॉरी eh, सॉरी काय sorry S O R R Y sorry माझ्या गुणाच्या गुणवंती फुलाच्या फुलवंती हे माझ्या जोगेश्वरी हृदयेश्वरी असं बोलणं फक्त सिनेमातल्या अमिताभला शोभत तुमच्यासारख्या माकडाला नाही बर अजून नक्त्या नाकावरचा राग गेलेला दिसत नाही आवडी आवडे लाकडे लाडके काय ते आवडे इतकं सजून धजून कुठं निघाली सांग पाहू म्हणजे तुम्हाला माहित नाही म्हणजे तुला माहित आहे हो मला माहित आहे मग सांग ना लवकर पण तुम्ही जरा नीट नेट केव्हा काय पण अवतार आहे <laughs> आठ दिवस आंघोळ न केल्यासारखा चेहरा जरा पावडर लावा स्नो लावा सूट घाला काय सूट घालू माझं काही लग्न आहे काय अय्या लग्नावरून बरं आठव आठव आठवडाभर आठवत राहा आणि आठवल्यानंतर सांग आठवलं लग्नाला जाते मी लग्नाला जाते मी लग्नाला जाते मी लग्नाला जाते मी अगं कुणाच्या लग्नाला चाललीस त्यांना मुलं बाळ होतील तिथे तुम्ही पण यायचं हो लग्नाला उगीच आहेराचा खर्च अहो आहिराचा खर्च कसला आहिर पाच रुपयाचा द्यायचा आणि आईस्क्रीम दहा रुपयाचं खायचं पैसे वसूल आवडे मी तुला मूर्ख समजत होतो मला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा सोडून द्या मी म्हणते हे लग्न कुणाचंही माहितीये का कावळ्याच कावळ्याच आय कावळ्याच अहो कावळ्यासारखं काय किंमत आहे आणि कावळ्याच्या लग्नाला करवली कोण आहे माहितीये तू असेल ही कसली मुंगी करवली आहे मुंगी मुंगी काय झालं मुलगी चावली मुंगी चावली मुंगी चावली म्हणजे तुझी करवली चावली काय कल्पना नको हा जरा वजनात बोला वजनात बोला म्हणजे वजन डोक्यावर घेऊन बोलू का पांचटपणा नको म्हणते ना चला म्हणते ना कावळ्याच्या लग्नाला चला तर चला म्हंटल मी तुझ्याशी कसं बोलावं हेच कळत नाही मग बोलू नका न बोलून कसं चालेल मग तोंडाने बोला तेच बोलतोय मी तुला रोज समोर दिसतोय ना म्हणून तुला माझी किंमत नाही पण मला सिनेमात काम मिळालंय काय तुम्हाला अरे रे बुडाले रे बिचारे सिनेमावाले याची काळजी तू करू नकोस समजलं एकदा का माझं पिक्चर गाजलं मग त्याच गाजर होईल नाही सगळीकडे नाव होईल मग तुला माझी किंमत कळेल तोंड बघा सिनेमात काम करणाऱ्याच त्या हौशी कोंबड्याची आणि तुमची गज सारखीच होईल कोण हौशी कोंबडा हा असा पण मी नाही सांगणार त्याची कोंबड्याची हकीकत नाही तुला सांगावीच लागेल त्यापेक्षा तुम्ही ते गाणंच ऐका ना शेजारच्या गावात शूटिंग पाहून हौशी कोंबडा गेला धावून शेजारच्या गावात शूटिंग पाहून हौशी कोंबडा गेला धावून हौशी कोंबडा गेला धावून आपण व्हावे सिनेमा स्टार मनात कधीची इच्छा फार हो, हो आपण आपण व्हावे सिनेमा स्टार मनात कधीची इच्छा फार आपल्याला मिळणार हिरोच काम आता या पुढे ऐशाराम हे आपल्याला मिळणार हिरोच काम आता या पुढे ऐशाराम स्वप्नात स्वारी हो केली रमन अशा स्वप्नात स्वारी हो केली रमन शेजारच्या गावात शूटिंग पाहून शेजारच्या गावात शूटिंग पाहून हौशी कोंबडा गेला धावून ए हौशी कोंबडा गेला धावून चाचा डोया पुढे रंगीत गाडी मलबार हिलवर उंच उंच माडी चाचा डोया पुढे रंगीत गाडी मलबार हिलवर उंच उंच माडी ये बुद्ध मांजर मियाव मियाव ये बुद्ध मांजर मियाव मियाव फाइटिंग करू मग डिशाऊ डिशाऊ फाइटिंग करू मग डिशाऊ डिशाऊ लागी टाकू टाकूया लोळवून हो लागी टाकू या लोळवून शेजारच्या गावात शूटिंग पाहून शेजारच्या गावात शूटिंग पाहून हौशी कोंबडा गेला धावून हौशी कोंबडा गेला धावून नाव लोटले सारेच गाव जिकडे तिकडे आपलेच नाव बघायला लोटले सारेच गाव सगळेच म्हणतील केलीस कमाल सगळेच म्हणतील केलीस कमाल आईला ऐकून वाटेल धमाल आईला ऐकून वाटेल धमाल भांग तुऱ्याचा ऐटीत पाडून भांग तुऱ्याचा आयटीत पाडून हौशी कोंबडा गेला धावून शेजारच्या गावात शूटिंग पाहून शेजारच्या गावात शूटिंग पाहून हौशी कोंबडा गेला धावून बघा हौशी कोंबडा गेला धावून गाडी आली कोंबड्याला घेऊन निघून गेली शूटिंगची मग गाडी आली कोंबड्याला घेऊन निघून गेली काही दिवसांनी सिनेमा आला हो, हो काही दिवसांनी सिनेमा आला पण कोंबडा कुठेही नाही दिसला अहो कोंबडा कुठेही नाही दिसला बहुतेक हिरोच्या पोटात शिजून बहुतेक हिरोच्या पोटात शिजून शेजारच्या गावात शूटिंग पाहून शेजारच्या गावात शूटिंग पाहून हौशी कोंबडा गेला धावून हौशी कोंबडा गेला धावून ला ला ला अय्या तुम्ही चांगलं गाता हो तू पण चांगली गातेस म्हणजे माझ्यासारखं तुम्हाला पण खोटं बोलता येत ला ला ला ला ला. काय झालं काय झालं काय तुम्हाला कुणी करणी वगैरे केली की काय करणी तुझ्या डोक्याची झाली बरणी याला डिस्को म्हणतात डिस्को हो हो डिस्को हे आवडी तू डिस्को नाचायला चल खाम अहो अहो असं काय करताय मला नाही नाचताय डिस्को का फिस्को ते अगं अगं डिस्कोचा जमाना आहे हे माझी बैला लैला फुलराणी डिस्को राणी चल चला अगं माकडापासून गाढवापर्यंत हल्ली तेच नाचतात तुम्हाला बघून ते दिसतंय म्हणा माकड काय म्हणतो म्हणाला आला डिस्कोचा जमाना जमाना डिस्को जमाना डिस्को जमाना डिस्को जमाना डिस्को जमाना better क्या रंग है क्या रंग बेरंग करते थांबा किती आरसी कर तू मी बघू का तुमच्या तुमच्यासारखं दुसरीकडे तू बघितलंस तरी तुझ्याकडे कोण बघणार आहे तुमच्याशी बोलण्यात काही राम नाही सीता नाही लक्ष्मण पण नाही विनोद पुरे हा सांगा कुणाकडे बघत होता वा साडी लाल गग लाल पर्स लाल तुमचा करते लाल गाल कोण कोणती मी कशाला सांगू तूच बघती शहर जाते ऑफिसात लाल साडी लाल गोगलतीचा मोठा थाट लाल मुंगी अह लाल मुंगी पर शहर विट जाते ऑफिसात लाल साडी लाल गोगलतीचा मोठा थाट लाल मुंगी मोठी लाल साडी लाल बागल तिचा मोठा था तुम्ही नको नको नाही तुमची गोष्ट नको अगं नेहमीची गोष्ट नाही जगा वेगळी गोष्ट आहे पुढच्या सतरंजीची का अलीबाबाची हा बिरबलाचीच असणार या गोष्टी जुन्या झाल्या या गोष्टीत कोल्हा कीर्तन करतो बोका सलून काढतो आणि मग बिन पाण्याची करतो कुणाची उंदराची का नाही ग मग गोष्ट तरी सांगा सांगतो पण मध्ये डुलकी काढायची नाही आणि डुलकी काढली तर कानामागे आवाज काढीन ते नको बेडकाचा कोल्ह्याचा आणि तुमचा नाही नाही म्हणजे गाढवाचा आवाज ऐका जगा वेगळी गोष्ट त्याचा जगा वेगळा भाव जगावे गळी गोष्ट त्याचा जगावे गळा भाव दुलकीन ककड जरा ऐक की घोरा होरा दुलकीन ककड जरा ऐक की घोरा कान काढला गाण्याचा क्लास पण सगळेच कावळे एकदम पास बघा भेडकान काढला गाण्याचा क्लास सगळेच कावळे एक पास नाचत उडाले काव काव काव कसे नाचत उडाले काव काव काव डुलकी नका काढू जरा ऐका की गोरा जगा वेगळी गोष्ट त्याचा जगा वेगळा भाव डुलकी नका जरा ऐका की गोरा हे डुलकी नका काढू जरा ऐका की गोरा एका गाढवाला सुटलं गणित एकदा एका गाढवाला सुटलं गणित शोधून त्यानं काढली जग्गा वेगरी बघा शोधून त्यानं काढली जग्गा वेगळीच हसत म्हणाले शिकणे को आप <laughs> असत म्हणाले शिकणे को आव कुलकी नका काढू जरा ऐका की गोराव जगावे गळी गोष्ट त्याचा जगावे गळा भाव डुलकी नका काढू जरा ऐका की गोराव हो डुलकी नका काढू तुम्ही ऐका की गोराव राव राव राव राव एका कोल्ह्याने सुरू केलं कीर्तन हो एकदा एका कोल्ह्याने सुरू केलं कीर्तन ससे आले ऐकायाला केले त्यांचे भोजन ससे आले ऐकायाला केले त्यांचे भोजन साठून पुसून म्हणाला ह्या साठून पुसून म्हणाला काढू जरा गोरा बदलून महाग जरी भाव आला पातून महाग जरी भाव आला भागोबातून म्हणे उंदराच्या कटीला कमी घेतो म्हणे उंदराच्या कटीला कमी घेतो तुलकीन काढू जरा ऐका की जगात वेगळी गोष्ट त्याचा जगा वेगळा भाव जगावे घरी गोष्ट त्याचा जगावे गळा भाव की नका काढू जरा ऐका की गोरा की नका काढू तुम्ही ऐका की गोरा आहे या ना इकडे लाडात येऊ नको काहीतरी हवं असेल आपण की नाही सर्कशीला जायचंय का सर्कस तुझ्या बरोबर संसार करतोय ही सर्कस चालली आहे माझी आणि तुम्ही त्यातले विदूषक बरा बरा तुझी काढून चुकली चुकून काढली सर्कशीत काय बघायचंय माझं डोकं डोकं असलं तर ते आरशात बघ हो हो मला विदूषक बघायचंय बुटका बुटका बुटका बुटका खरंच मला त्या बुटक्याची उंची सुद्धा मोजायची आहे नाही म्हणजे दिवसेंदिवस माणसं वाढतायत महागाई वाढते पण तो विचार कमी कमी होतोय चल अय्या खरच बघूया ना गडे चल गधडे चल गडे सरकशीला सरकत सरकत जाऊया शितलवी विदुष कोणी पाहिलंय का त्याच्या पुटक्या उंचीला कोणी मोजलंय का संत शितला कोणी पाहिलंय का त्याच्या बुटक्या उंचीला कोणी मोजलंय का संत शितला जोकर कोणी पाहिलंय गोंडेदार भित्र ससा कुशल घेत माने झोपाळावर झोके घेते अस्वल गोंडेदार भित्र ससा खुशाल घेत माने तलवार तलवारीची धार त्या कोणी पलिता तलवारीची धार त्या कुणी का सर्कशीतला विदुष कोणी का सर्कशीतला जोकर कोणी पलाय लजो कर घूमी पलर जोप्ड मधे पिल्लो सरूं कीचे कटकुला उन्टा वर्तियों जे हत्ती जे वाघो बटा जोप्ड मधे पिल्लो सरूं कीचे भोगाच्या ताडात्या कुणी मोजल्या का विदुष कोणी पाळाय का सर्कशीतलं विदुष कोणी पाळाय का त्याच्या बुटक्यांची कोणी मोजलंय का सर्कशीतलं जोकर कोणी पाळाय त्याच्या पुटक्यांची लाखोडी मजगर का सर्दशीतला लोकर पाळणार अगं मायावर तुला बोका कसा मिळणार का तुझा बोका इथं बोकाळलाय म्हणजे हा बघ तुझा बोका हा इथं बसलाय छायागीत पात इन झटक गणिताचं गणिताचं ए गणपती देवा नाही तर तू असंच करण आमची शाळा उडवून ना पावसात आणि आम्हाला उंदीर करून ना म्हणजे आपल्याला मोदक पण खायला मिळतील अरे अरे अरे अरे अरे अर्धवटोडा आवडाबाई काय सांगू ऍक्सिडेंट झाला मला गणपतीची कृपा म्हणून मरता मरता वाचलो कमाल आहे मरता मरता वाचला खाल आमच्या शेजारी वाचता वाचता मेला हे राहू दे पोरं मग काय करताय ते पण कोण आहे तो आवडाबाई ते द्वार पण आहेत अरे अरे अरे अरे अरे काय चाललंय अरे शामू अरे बघ तो- सोफ्यावर पडला बघ चिंगी बघा चिंगी अरे खरच, अरे गणपती जवळ जाऊन काहीतरी बोलते अर्धवट रावडाबाई बाई हो, हो. काय बोलते ते आपण हळूच ऐकूया का चला ना चला चला चला चला रंगले सारेच गाव लाडा गणपती बाप्पा मोर यारे आज बोलू यारे गणपती बाप्पा मोर यारे आज बोलू या